आकाश फाटलं शिवायला दोरा मिळायचा नाही मिळाला तरी तो अरे धरतीला भक्ताड बुजवायला गारा मिळायचा नाही मिळाला नाही वणवा भडकलाय भिजवायला बंब बोलवायचा नाही बोलवला या ढोंगी पुढाऱ्यांना गिरान लागलंय दान करा दान करा दान करा अन्नदान वस्त्रदान तांबदान सोनदान मतदान मतदान मतदान पुढाऱ्यांना गिरान कुणी दान करा सैनिक मैदानी आला मोठ्या मोठ्यांचा धीर खचू लागला शिवसैनिक मैदानी मोठ्या धीर खचू लागला आली रे आली निवडणूक आली मोर्चे बांधून सगळी तयारी झाली सगळ्या जनतेनं निर्धार केला मत देणार शिवसेनेला सगळ्या जनतेनं आमचा पाऊस पडणार दादा पडणार शिवसेना विजयी होणार या मुंबईत नवलाच घडणार दादा घडणार हे पडलेले सगळे पडणार हे पडलेले सगळे पडणार आता आली

Ana tocou, que lançou, se curtiu, a você papa, tudo bom.